श्रीराम समर्थ पंचिका पाचवी समास चौथा कूटस्थ विवेचन कूटस्थ आणि चिदाभास हे दोन्ही एकच आहेत असे मनास वाटते परंतु दोहोमधील अन्नोन्याध्यास जे याचे गुण त्याला आणि त्याचे गुण याला असा खोटा व्यवहार जर काढून टाकता आला तर साधकाला श्रेष्ठ पुरुषार्थ लाभ होईल देहामध्ये निर्विकारपणे जो वास्तव्य करतो तो प्रत्येकात्मा व तोच कुटस्थ होय ज्याचा नुसता आभास होतो पण जो सत्य नाही त्याला छिदाभास असे म्हणतात तो वास्तविक पाहता मिथ्या आहे पण उपाधींच्यामुळे तो सतासारखाच दिसतो तो सहा प्रकारात विभागला गेला आहे ते प्रकार ऐका ज्याच्याकडे केवळ साक्षित्व आले आहे त्यास ईश चैतन्य असे म्हटले आहे जो अविद्या उपाधीने ग्रस्त आहे त्याला जीव चैतन्य म्हणतात अंतःकरणात बिंबल्याबरोबर त्यास प्रमाण चैतन्य म्हटले जाते जडांना हालचाल कराव्याला लावतो त्यास प्रमातृ चैतन्य अथवा प्रमाता असे म्हणतात विषयाला व्यापणारे ते प्रमेय चैतन्य म्हणजे विषय चैतन्य म्हटले जाते प्रमाण म्हणजे अंतःकरण आणि प्रमेय म्हणजे विषय जेव्हा एकरूप होतात तेव्हा त्यास फळ चैतन्य असे म्हणतात अशी ही सहा चिदाभासांची म्हणजे आभास चैतन्यांची नावे ही आभास चैतन्ये वर सांगितलेल्या उपाधीमुळे वेगळी वेगळी जाणवतात या सर्व सहा प्रकारांच्या चिदाभासांच्या आदी व अंतीही असणारे ते शुद्ध चैतन्य होय वरील सहा आणि हे सातवे अशी ही सात चैतन्य होत देहाच्या आत बाहेर सर्वत्र व्यापारास प्रवृत्त करणारा आभासच होय भोगता भोग्य भोग ही त्रिपुटी सहित सामग्री म्हणजे आभासच होय पाण्याने भरलेल्या तळ्याला छिद्र पाडून पाट केले म्हणजे मग ते पाणी शेताकडे खळखळा वाहू लागते शेताचे त्रिकोणी चौकोनी आकाराचे भिन्न भिन्न वाफे केले तर त्यानुसार त्या पाण्यालाही भिन्न भिन्न आकार प्राप्त होतात त्याप्रमाणे हृदयाच्या भुवनात अंतःकरण चैतन्य म्हणजे प्रमाण चैतन्य हे पाण्यासारखे असून ते इंद्रियांच्या मार्गाने निघून विषयांपर्यंत जाते जसजसा विषय असेल तसतसे प्रमाण चैतन्य बदलते आणि प्रमाण आणि प्रमेय यांच्या संयोगातून फलचैतन्य बनते असो चैतन्य अशा रीतीने सात प्रकारचे भासले तरी त्याचे मुख्यत्वे करून दोनच प्रकार आहेत आभास चैतन्य अथवा छिदाभास आणि शुद्ध चैतन्य असे ते ओळखावे आकाशातील सूर्यामुळे सर्व भिंती प्रकाशमान होतात त्याप्रमाणे कूटस्थ म्हणजे प्रत्येकात्मा देहाला व्यापून असलेला आत्मा हा देह समुदायाला निर्विकारत्वे म्हणजे सामान्यत्वे प्रकाशित करतो हा सामान्य प्रकाश होय सूर्याचे आरशात प्रतिबिंब पडते त्याचा कवडसा सामान्यत्वाने प्रकाशित झालेल्या भिंतीवर पडतो आणि भिंतीवर तो वर्तुळाकाराने विशेष रूपात दिसू लागतो हा विशेष प्रकाश होय त्याप्रमाणे कूटस्थाचे बुद्धीत प्रतिबिंब पडते त्यामुळे निरनिराळ्या विषयांचे विशेष रूपात ज्ञान होऊ लागते अशा प्रकारे त्या विषयांची अंतर्बाह्य विभागणी होऊ लागते म्हणजे ते विषय भिन्न भिन्न रूपात जाणवू लागतात दर्पणातील कवडशाने सामान्य प्रकाशाला आच्छादून टाकले जाते त्याप्रमाणे चिदाभास हा विशेष प्रकाश असून त्या योगे मुख्य सामान्य प्रकाश आच्छा दिला जातो आकाशात सूर्य नसेल तेव्हा त्याच्या प्रतिबिंबाचा कवडसा कसा पडणार व तो विशेष प्रकाश कसा देणार त्याचप्रमाणे कुटस्थ नसेल तर जीवाच्या ठिकाणी चैतन्य असणार नाही आरसे काढून टाकले तर त्यांच्या कवडशांच्या प्रकाशासह सूर्याचे प्रतिबिंबही लोप पावते तसे बुद्धी नसेल तर तिच्या अभावी भास विषयांसह लयाला जातात पण सूर्याने तेवढे म्हणून प्रकाशित केले जाते ते सर्व आरसे काढून टाकल्यानंतरही तसेच कायम राहते त्याप्रमाणे बुद्धी नसताना देखील सामान्य ज्ञान सर्वत्र भरून राहिलेले असते घट पट इत्यादीच्या रूपाने जो जो विषय स्फुरतो तेथे तेथे चैतन्याचा विशेष आणि सामान्य या दोन्ही रूपात आविष्कार होतो विषय एकदाच प्रकाशित झाल्यावर मनाला तो अमुक आहे अशी ओळख पटत नाही त्यावेळी तो कुटस्थाचा सामान्य प्रकाश म्हणून ओळखावा पण हा घट हा पट अशी जेव्हा ओळख पटते तेव्हा विशेष रूपाने त्याचे ज्ञान होते ते ज्ञान म्हणजे चिदाभासाचे लक्षण समजावे हे विशेष ज्ञान झाल्याबरोबर लयाला जाते त्यानंतर सामान्य ज्ञानच उरते या विशेष ज्ञान आणि विशेष न ओळखल्यामुळे उरणारे अज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान या दोहोंना मुख्य चैतन्यच व्यापून टाकते आदि अंती एकच प्रकाश असून स्फुरणकाळी मात्र आभासाचे तेज असते ते काजव्याप्रमाणे काही काळ चमकून लयाला जाते विशेषत्व दिसून येते पण सामान्य मात्र कळत नाही अनेक आरशांचे प्रकाश म्हणजे कवड कवडसे भिंतीवर चटकन दिसतात दोन कवडशांच्या मध्ये सिंधी दिसतात पण त्या संधीमध्ये म्हणजे सांध्यांमध्ये प्रतिबिंबाचे तेज नसते पण त्या संधीमधील प्रकाश मात्र मुख्य सूर्याचा प्रकाश असतो अगोदर घट ओळखलेला नसतो पुढे बाय बारकाईने पाहिल्यावर तो ओळखू येतो त्याच क्षणी आभासाचा लय होतो आभासाचा प्रांत सोडून त्याच्या मागे पुढे जो संधीचा भाग असतो तेथे जो प्रकाश असतो तो अनादि कुटस्थाचा प्रकाश असतो घट पाहता असताना घटाची आकृती सोडून आपण दृष्टीने पट पाहू लागतो नंतर तोही आकार टाकून आपण काष्ठाचा आकार पाहू लागतो अशा या दृश्य मालिकेत घट पाहण्याचे थांबवले आहे आणि अजून पटाची ओळख पटलेली नाही अशा मधल्या काळात ज्याचा अनुभव येतो तो कूटस्थ प्रकाश होय त्याच प्रकारे पट पाहण्याचे थांबवले आहे पण अजून वृत्ती काष्ठाकार झालेली नाही अशा मधल्या काळात संधी प्रकाश आपोआप अनुभवास येतो तो कूटस्थ प्रकाश होय बाह्य विषयांप्रमाणेच अंतःकरणातही सामान्य विषय संचार करतात ते निर्धारपूर्वक ओळखावेत निव्वळ आकाशात ज्याप्रमाणे वायूचा भास होतो त्याप्रमाणे अंतःकरणात कल्पनेचा तिच्या चंचलपणामुळे प्रादुर्भाव जाणतो मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चारीतही ती व्यापार करून लगेच लोप पावते वीज ज्याप्रमाणे चार भूतांना प्रकाशित करून चंचलत्वामुळे त्या क्षणीच लोप पावते त्याप्रमाणे चारी अंतःकरण वृत्तीत व्यापार करून ती कल्पना त्याच प्रकारे लगेच मावळते त्यानंतर दुसरी कल्पना उगम पावते व त्याच पद्धतीने मावळते यावर अशी शंका उपस्थित होते की वृत्ती तर अखंड असून कारण ज्याप्रमाणे सतत वाहत असतात तर मग त्या उत्पन्न होतात व मावळतात हे म्हणणे कितपत बरोबर आहे कारंजाचे पाणी वाहत असते तेथेही ते अखंड कुठे असते ते तर उसळते व लगेच खाली पडते त्या जागी लगेच दुसरे पाणी येते ते अखंड आहे असे उगीच भासते वास्तविक पाहता एक पाणी येते त्यावेळी दुसरे जात असते त्याचप्रमाणे वृत्तींचा मासला म्हणजे वृत्तींचं उदाहरण आहे हे ओळखा तरंगामध्ये ज्याप्रमाणे पाणी व्यापून असते त्याप्रमाणे वृत्तींमध्ये चैतन्य दाटून भरलेले असते ते चैतन्य सामान्य व विशेष अशा प्रकारात विभागले जाते सामान्याच्या आधारावर विशेषत्व प्रकट होते विशेष चैतन्य लागलीच ओसरून नाहीसे होते सामान्य चैतन्य मात्र नित्य प्रकाशमान असते पण सामान्य आच्छा दिले जाताच विशेषत्व दिसू लागते दोन विशेषांच्या संधींचा अनुभव घेतला तर सामान्य कळेल एक कल्पना नाहीशी झाली व दुसरी उत्पन्न झाली नाही तो संधिकाल सूक्ष्मदृष्टीने पाहायला मिळाला तर तोच आत्म्याचा प्रकाश होय समाधीचा तोच निष्कर्ष निष्कर्ष म्हणजे साध्य होय मग हळूहळू कल्पना ओसरू लागते कल्पना विरल होत असताना संधींचा अनुभव येऊ लागतो जो जो कल्पना विरत जाते तो तो सामान्य दुणावू लागते विशेषत्व हे निशेषपणे गेले तर सामान्य सर्वत्र कोंदाटलेले असतेच ती अवस्था म्हणजे संपूर्ण योगाचे अंतिम साफल्यच होय अथवा प्रत्यक्षपणे त्या सामान्याचा अगोदर अनुभव घेतला आणि विशेष चैतन्याच्या अनुभवातही त्याच सामान्य चैतन्याचा अनुभव घेतला तर विशेषत्व निर्माण झाले काय अथवा निमाले काय त्याच्याशी साधकाचे काही काम राहत नाही एकदा मुख्य पाण्याची ओळख पटली की मग त्यातील तरंगाची चिंता करण्याचे कारणच काय ते तरंग निर्माण झाले अथवा लय पावले तरी त्याला ना हानी ना लाभ यावर आक्षेप असा येतो की चिदाभास किंवा भास चैतन्य आणि कुटस्थ यांच्यामधील भेद अगदी तळ हातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट करून सांगितला तरी तो सर्वांच्याच लक्षात का येत नाही आपले सामान्यत्व कळत नाही आणि विशेषत्व मात्र बळावते हे अज्ञानाचे सामर्थ्य आहे त्यामुळेच जीवाला भोक्तृत्व येते चित आनंद आणि परिपूर्ण हे कुटस्थाचे स्वरूप लक्षण आहे आणि याच्या अगदी उलट म्हणजे असत जड दुःखाचे कारण असा चिदाभास आहे तर कुटस्थाच्या असंगत्व आणि पूर्णत्वाचा त्याग करून फक्त सत्यत्व घेतले आणि चिदाभासाच्या जडत्व आणि दुःखाचा स्वीकार केला म्हणजे मी मी असे स्फुरण होते शिंपला पाहिल्यावर त्रिकोणाकृती निळा पृष्ठभाग हे गुण लयाला जाऊन हे जे चमकत आहे ते चांदीच आहे अशी कल्पना होते तसाच हा प्रकार आहे तसे पाहिले तर तेथे चांदीचा अभाव असतो आणि शिंपल्यालाच चांदी असे नाव दिलेले असते त्याप्रमाणे सत्यवस्तू ही कूटस्थ अथवा परब्रह्म त्यावर आभासाचा म्हणजे चिदाभासाचा अभावच असतो कुटस्थ दिसत नाही त्या अर्थी तो नाहीच असे तो म्हणतो आणि म्हणून मी असत्य असूनही त्याला सत्य मानून तो मिरवतो त्यामुळे सुखी होणे अथवा दुःखी होणे हे या मीचेच भोग त्याला भोगावे लागतात अशा प्रकारे मूळ वस्तूच्या लक्षणांचा आरोप असत अशा चिदाभासावर आणि असत वस्तूच्या लक्षणांचा आरोप सत अशा मूळ वस्तूवर केला जातो यालाच अन्नोन्याध्यास असे म्हणतात तो स्वभावताच खोटा आहे अज्ञानजन्य आहे त्या अज्ञानाचा निराश करण्यासाठी ज्ञानाचीच गरज आहे समोरचा पदार्थ त्रिकोणाकृती असून त्याचा पृष्ठभाग निळा आहे असे कळताच त्यावर चांदीचा भ्रम झाला होता तो नाहीसा होतो आणि आपल्या ठिकाणी मुळात असलेली सचित आनंद परिपूर्ण ही लक्षणे कळून येताच मीपणाने वेगळे पडलेले जीवत्व उडून जाते जीवत्वाची भ्रांती नष्ट होते मी आहे असे वाटते त्यामुळे अज्ञानामुळे जडत्वासच कवटाळले जाते त्या जडाचा त्याग करून त्यातील मी रूप सत्य शोधून काढावे मी कोण हे सत्य शोधून काढावे मीचा शोध करत अगदी मुळाशी जाऊन पोहोचला तरी मी त्याच्या दृष्टीस पडत नाही शेवटी मीपणा विरहित आपणच आत्मा चोरतो स्वत आत्मा असंग सद्रूप चिदानंद व आमूप म्हणजे अपरिमेय मोजता न येण्यासारखा आहे आणि मी मी असे ज्याच्याबद्दल वाटते ते सगळे असत जड दुःखरूप आहे ते सर्व त्या ज्ञानासरशी नाहीसे होते स्वतः आपणच आत्मा आहोत मी मी हे असत आणि अवलक्षणी दोषरूप आहे अशा प्रकारे आत्मा हा स्वतःच असून आणि अहंकार हा चिदाभास आहे यावर आक्षेपक असा आक्षेप घेतो की स्वयं आणि अहम हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत मग असा भेद का करता परंतु सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य असा भेद वरील दोन्हीच्या भेदातून स्पष्ट होतो म्हणजे अहम हा विशेष भेद असून आत्मत्व हा सामान्य प्रकार आहे तू मी हा हे तीन वेगवेगळे शब्द असून सामान्य प्रकाश या तिन्हीना व्यापून असतो जे लक्षण एकाच भागापुरते मर्यादित असते ते ते विशेष प्रकार या स्वरूपाचे असते मी मी हा शब्द वरील शब्दांना लागू होत नाही त्यामुळे तो एकदेशी म्हणजे मर्यादित आहे म्हणून मी मी या शब्दांना विशेषत्व आले आहे तसे स्वयं शब्दाचे नाही तो वरील तिन्ही शब्दांना लागू होतो म्हणून स्वयं अथवा स्वतः या शब्दांना सामान्यत्व येते उदाहरणार्थ हा स्वतः जातो आहे तू स्थ त्याला पहा मी स्वतः समर्थ नाही अशा प्रकारे स्वयं अथवा स्वतः हे शब्द वरील तिन्ही शब्दाबरोबर सामान्यत्वाने वापरता येतात स्वयं शब्द हा तिन्ही पुरुषांबरोबर वापरतात तर अहम हा शब्द फक्त प्रथम पुरुषातच वापरला जातो म्हणून अहम शब्द विशेष अथवा मर्यादित स्वरूपाचा असून स्वयं शब्द सामान्य अथवा व्यापक स्वरूपाचा आहे अहमपणाचा त्याग करून स्वतः आपणच आत्मा आहोत या ज्ञानाने अज्ञानाचा निराश झाल्यावर स्वतः चैतन्यघन आत्मस्वरूप उरते यावर श्रोता आशंका उपस्थित करतो अज्ञानाचे आभास हे कार्य आहे कूटस्थ हे त्याचे अधिष्ठान आहे म्हणजे कार्यासहित अज्ञान एका अधिष्ठानावर राहते आभास हे अज्ञानाचे कार्य आहे त्या आभासाचे कूटस्थ हे अधिष्ठान आहे तर मग अज्ञान कुटस्थाचे की जीवाचे ते सांगा यावर वक्ता म्हणतो वा छान तुम्ही प्रसंगानुरूप आक्षेप घेतला आता त्याचे समाधान करतो नीट लक्षपूर्वक ऐका कुटस्थ अज्ञानाचा आश्रय असला तरी जीवाचा आच्छादक आहे अधिक काही न बोलता हेच दृष्टांताने समजावून सांगतो सूर्यकिरणांमुळे मेघ निर्माण होतात ते सूर्याला आच्छादितात असे वाटते मेघ सूर्याला झाकून टाकतात असे दिसते असे कशाने होते मेघ हे खरे सूर्याचे आवरक नसतातच सूर्याचे अंश असलेले जे नेत्र गोलक त्यांना मेघ आच्छादितात त्यामुळे सूर्य आच्छादल्यासारखा दिसतो कूटस्थ ब्रह्म अधिष्ठान आहे ते ते खोटे असे जे मुळात खोटे असलेले अज्ञान असल्याचे भासते त्या अज्ञानाचा अंश जीवाला आच्छादून टाकतो त्यामुळे कूटस्थ कळत नाही आणखी एक दृष्टांत सांगतो तो अनुभव व युक्ती यांना पटणार आहे त्याने संशयाचे निरसन ताबडतोब होईल अथांग असा समुद्र भरला आहे त्यात मध्येच भोरा निर्माण झाला तर त्याने समुद्र आच्छा दिला जाणे शक्य नाही तसे स्वरूपामध्ये स्फुरण निर्माण होते ते त्या भोऱ्याप्रमाणे एकदेशी असते त्या ठिकाणी अज्ञान हे जुळ्या भावंडाप्रमाणे असतात ज्ञान अज्ञान यांच्यामध्ये विरोध आहे मग ती एके ठिकाणी कशी राहतात असे म्हटशील तर सावध होऊ ऐक एकाच ठिकाणी एकाच काळी दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी राहू शकतात घटाचे ज्ञान होताच पटाचे अज्ञान होते आणि पटाचे ज्ञान झाले की त्याच वेळी घटाचे अज्ञान निर्माण होत असते दोन्ही विरोधी गोष्टी एकाच वेळी राहतात कार्य जसे असेल त्याप्रमाणे त्या निर्माण होतात नाहीशा होतात तात्पर्य हे की ज्ञान अज्ञान या दोघांचे एकाच स्फुरणामध्ये वास्तव्य असते त्या स्फुरणामध्ये चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते त्याला चिदाभास असे नाव प्राप्त झाले त्याच ठिकाणी ज्ञान अज्ञान दोन्ही प्रकट होतात कुटस्थाचे अज्ञान होताच मी जीव आहे मला बंधन आहे असे वाटू लागते पण कुटस्थाचे ज्ञान झाल्याबरोबर मात्र अज्ञानामुळे आलेले बंधनही सुटते विशेषत्व म्हणजेच अज्ञान होय आणि सामान्य म्हणजे ज्ञान होय ते ज्ञान होताच विशेषत्वाचा परिहार होतो हे शास्त्र प्रतीती गुरुप्रतीती इत्यादी प्रमाणाने सिद्ध आहे हे जाणणे हाच खरा श्रेष्ठ पुरुषार्थ होय हेच खरे ज्ञान आणि हाच खरा स्वार्थ होय हे ज्ञान न जाणणे म्हणजे माणसाचे जिणे पशुप्राय व्यर्थ ठरेल इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे कूटस्थ विवेचन प्रकारे चतुर्थ समासः श्रीराम समर्थ